ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय पंचवीसावा श्री संकर्षण देवाचे विवरण आणि स्तुती शुकाचार्य म्हणाला पाताळ लोकाच्या खाली तीस हजार योजने अंतरावर अनंत नावाची भगवंताची तामशी नित्य कला आहे ही अहंकार रूप असल्याने द्रष्टा आणि द्रशाला एकत्रित करते म्हणून पांचरात्र तंत्राचे अनुयायी भक्त हिला संकर्षण म्हणतात या भगवान अनंतांना एक हजार फणा आहेत त्यापैकी एकीवर ठेवलेले हे सर्व भूमंडळ मोहरीच्या दाण्याप्रमाणे दिसते प्रलयकाली जेव्हा यांना विश्वाचा संहार करण्याची इच्छा होती तेव्हा क्रोधाने फिरणाऱ्या यांच्या मनोहर भ्रुकुटी मध्यातून संकर्षण नावाचे रुद्र प्रगट होतात त्यांच्या समूहाची संख्या अकरा आहे त्या सर्वांना प्रत्येकी तीन डोळे असून त्यांच्या हातात त्रिशूळ असतात भगवान संकर्षणाच्या दोन्ही चरण कमळांची स्वच्छ तांबूसवर्णांची नखे रत्नाप्रमाणे दैदिप्यमान आहेत जेव्हा श्रेष्ठ भक्तांसह अनेक नागराज अनन्य भक्तिभावाने त्यांना प्रणाम करतात तेव्हा त्या नखमन्यांमध्ये त्यांच्या कुंडलकांती मंडित कमनीय गाल असणाऱ्या मनोहर मुखकमलाची मनमोहक शोभा दिसते तेव्हा त्यांचे मन आनंदाने भरून जाते अनेक नागराजांच्या कन्या विविध कामना मनाशी बाळगून त्यांच्या अंगावर चांदीच्या खांबाप्रमाणे सुशोभित अशा त्यांच्या कड्यांनी शोभणाऱ्या लांबच लांब शुभ्रवर्ण सुंदर बाहूवर अष्टगंध चंदन आणि कुंकुमाचा लेप करतात त्यावेळी त्यांच्या अंगस्पर्शाने रोमांचित झालेल्या नागकन्यांच्या हृदयात कामसंचार होतो तेव्हा त्या त्यांच्या विवल झालेल्या करुणामयी तांबूस नयन कमलाने सुशोभित तसेच प्रेम मदाने आनंदित झालेल्या मुखारविंदाकडे मधुर मनोहर हास्य करीत लज्जित भावनेने निरखून पाहू लागतात ते अनंत गुणांचे सागर आदिदेव भगवान अनंत आपल्या असहनशीलतेला आणि रागाच्या वेगाला आवरून तेथे सर्व लोकांच्या कल्याणासाठी विराजमान आहेत देव असुर नाग सिद्ध गंधर्व विद्याधर आणि मुनिगण भगवान अनंताचे ध्यान करतात त्यांचे नेत्र नेहमी प्रेमभराने आनंदित चंचलाने भावपूर्ण असतात ते लालित्यपूर्ण वचनामृताने आपली पार्श्वदानी देवसमुदायाला संतुष्ट करीत असतात त्यांच्या अंगावर निळे वस्त्र आणि कानात फक्त एक कुंडल झगमगत असते तसेच त्यांचा पवित्र आणि सुंदर हात नांगराच्या मुठीवर ठेवलेला असतो उदार लीला करणारे ते भगवान संकर्षण गळ्यात वैजयंतीमाला धारण करतात ती इंद्राचा हत्ती जो ऐरावत त्याच्या गळ्यात असलेल्या सुवर्ण साखळीप्रमाणे दिसते ती कधी कोमेजत नाही तिच्यातील ताज्या तुळशीचा गंध आणि गोड मकरंद यांनी धुंद झालेली भ्रमर नेहमी मधुर गुंजारव करीत तिची शोभा वाढवतात परीक्षिता अशा महात्म्य श्रवणाने आणि ध्यान केल्याने भगवान अनंत मुमुक्षूंच्या हृदयात प्रकट होऊन त्याच्या अनादिकालापासून कर्मवासनाने उत्पन्न झालेल्या सत्व रज आणि तमोगुणात्मक अविद्यामयी हृदयग्रंथी ताबडतोब तोडून टाकतात एकदा ब्रह्मदेवांचे पुत्र भगवान नारदानी तुंबुरू गंधर्वासह त्यांच्या गुणांचे ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये या प्रकारे गायन केले होते ज्यांच्या दृष्टिक्षेपानेच जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलयाला कारणीभूत असणारी सत्वादी प्रकृतीचे गुण आपापल्या कार्याला समर्थ होतात ज्यांचे स्वरूप अनंत आणि अनादे आहे तसेच ज्याची ज्यांनी एकटे असूनही या विविध प्रपंचाला आपल्यात धारण केले आहे त्या भगवान संकर्षणाचे तत्व कोण कसा जाणू शकेल ज्यांच्यामध्ये हा सर्व कार्य कारणरूप प्रपंच भासमान होत आहे तसेच ज्यांनी आपल्या भक्तांचे चित्त आकर्षित करण्यासाठी केलेली पराक्रमरूप लीला पराक्रमी सिंहाने ही आदर्श मानून तिचे अनुकरण केले आहे त्या उदारवीर्य भगवान संकर्षणाने आमच्यावर मोठी कृपा करून हे विशुद्ध सत्वमयी शरीर धारण केले आहे ज्यांच्या ऐकलेले किंवा ऐकवलेल्या नावाचे एखाद्या पीडिताने किंवा पतित पुरुषांनी अकस्मात किंवा थट्टेने सुद्धा उच्चारण केले तर तो पुरुष दुसऱ्या मनुष्यांची सारी पापी तात्काळ नष्ट करतो अशा शेष भगवानांना सोडून मुमुक्ष पुरुष आणखी कोणाचा आश्रय घेईल पवित्र नद्या समुद्र प्राणी इत्यादींसह हे संपूर्ण भूमंडल त्या सहस्रशीर्षा भगवंताच्या एका मस्तकावर एका रजकनाप्रमाणे ठेवलेले आहे ते अनंत आहेत म्हणून त्यांच्या पराक्रमाला काही सीमा नाही एखाद्याला हजार जिव्हा असल्या तरी सुद्धा तो सर्वव्यापक भगवंताच्या पराक्रमाची गणना कशी करू शकेल वास्तविक त्यांचे शौर्य असंख्य गुण आणि प्रभाव अमर्याद आहेत असे प्रभावशाली भगवान अनंत रसातळात आपल्या महिम्यामध्ये स्थित असून स्वतंत्र आहेत आणि सर्व लोकांच्या स्थितीसाठी लिलेने या पृथ्वीला त्यांनी धारण केले आहे भोगांची कामना करणाऱ्या पुरुषांच्या आपापल्या कर्मानुसार प्राप्त होणाऱ्या भगवंतांनी रचलेल्या याच गती आहेत या जशा मी गुरुमुखातून ऐकल्या तशा तुला सांगितल्या हे राजा प्रवृत्तीरूप धर्माचा परिमाण म्हणून प्राप्त होणाऱ्या मनुष्याच्या ज्या परस्पर विलक्षण उच्च नीच गती आहेत त्या इतक्याच आहेत त्या तुझ्या प्रश्नानुसार मी तुला सांगितल्या आणखी काय सांगू या ठिकाणी पंचवीसावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण मस्तू